माझ्या अनेक मित्रांपैकी ही एका मित्राची गोष्ट अनेक मित्रांपैकी काही काही मित्रांना अशा विचित्र सवयी आहेत आमचा एक दोस्त घरी आला की त्याला कोडी घालायची सवय आहे मी त्याला पुष्कळदा सांगतो की बाबा आयुष्याचं कोडं सुटत नाही आहे तुझी कोडी कुठे सोडवायची <laughs> पण आमची मुलं ह्या काकावरती खुश आहेत तर कोड्याला खरं म्हणजे काही काहीही अर्थ नसतो हो कधी कधी अ त्याने परवा ते असंच बऱ्याच लोकांनी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकलेलं असेल पण असे तीन मुंग्यांचं कोडं घातलं तर तीन मुंग्या अशा येत होत्या समोरून एक मुंगी आली तर ह्या मुंगीने तीन मुंग्यांपैकी पहिल्या मुंगीला विचारलं तुझ्या मागे किती मुंग्या आहेत तर ती म्हणाली दोन मधल्या मुंगीला हा प्रश्न विचारल्यावर ती म्हणली एक आणि शेवटची मुंगी म्हणाली पुष्कळ आहे <laughs> तर एकूण मुंग्या किती बरं काय होतं आपण अशा इतर काही महत्त्वाच्या गोष्टी बोलत असतो पण त्या गोष्टी चालू असताना सुद्धा मुंग्या किती मुंग्या किती हे एकीकडे चालूच असतो हो. विचार करून करून डोक्याला मुंग्या यायला बरं हा अगदी गंभीरपणे मला म्हणाला की तू असं कर आपण अल्जिब्रामध्ये एक्स धरून ज्याप्रमाणे उत्तर काढतो तसा तू एक्स धरून बघ म्हणजे शेवटी जातो ट्रिग्नॉमेट्री पद्धतीने पण सोडव असं काहीतरी म्हणा काही पत्ता लागेल शेवटी निघण्यापूर्वी मी त्याला विचारलं बाबा रे एकूण मुंग्या किती आहे सांगून जा तोडला काही नाही तीनच मुंग्या होत्या म्हटलं मग शेवटची मुंगी पुष्कळ मुंगी आहेत असं का म्हणाली ती खोटं बोलली मध्ये एकदा असंच त्याने सांगितलं की अशी तीन चार मुलं जेवायला बसली होती आईने गरम गरम भाकऱ्या प्रत्येकाच्या पानामध्ये वाढल्या आणि नंतर भाकरीवरती लोणी वाढलं त्यापैकी एका मुलाने ते वाढलेलं लोणी असं फेकलं वाय जाऊ दे रे त्याला लोणी आवडत नसेल नाही लोणी आवडत होतं पण असं फेकलं वाय वास येत असेल नाही रे असं फेकलं पुन्हा आपलं तेच व्हाय शेवटी म्हटलं बाबा आता मी जास्त वेळ विचार करून माझं डोकं शेणवणार नाही तू आत्ताच मला सांगून टाक वाय तो म्हणला he wanted to see butterfly ही असली काहीतरी कोडी बरं दुसरा एक मित्र आहे त्याला निराळीच सवय तीन चार वाक्य झाली की आले का लक्षात असं करून तो छातीला बोट लावतो आता मला जाता येता हे असं कुणाचं तरी बोट लागलेलं आहे मला नाही आवडत पण आता त्याचं आलं का लक्षात हे वाक्य कधी येतं हे माझ्या लक्षात आले म्हणून मी अंदाजाने दोन पावलं पाठीमागे सर ते वाक्य येतं पण छातीला बोट लागत नाही बरं ह्या यडपटाला समोर कोण उभं आहे याचंही भान नसतं त्यामुळे हा मित्र घरातून बाहेर जाईपर्यंत आमच्या सौभाग्यवती बाहेरच्या खोलीत एका मित्राला तर असं टेबलावरचा पेपरवेट गोल गोल फिरवत बोलवायची बोलायची सवय माझं सारखं लक्ष त्या पेपरवेटकडे असतं त्याला वीस बावीस रुपये दिलेत बरं त्यामुळे आपलं निम्म लक्ष पेपरवेटकडे बरं तोही काहीतरी महत्त्वाचं सांगत असतो मग आपलं असं का असं का असं का आता तो लांबून मला येताना जर दिसला तर मी अशा फिरवता येण्यासारख्या बारीक बारीक वस्तू सरळ उचलून ठेवतो पण ह्या मित्रांच्या ह्या असल्या सवयी परवडल्या आमचा अविनाश म्हणून एक मित्र आहे या माणसाला लिहायची सवय आहे बरं लिहितो म्हणजे काही आग्रलेख वगैरे लिहितो असं काही नव्हे कुठेही काहीही मनात आलं की जो पहिला विचार मनामध्ये येईल तो लिहून काढायचा कोणत्याही दोन लिहिण्यासारख्या गोष्टी जर एकत्र आल्या तर ह्याचं लिखाण सुरू सकाळी आपल्याकडे वर्तमानपत्र येतं समजा अशी पेपरला बातमी आली असेल की मंत्रिमंडळ गडगडलं तर पेपरची जी एक इंचाची कोरी चौकट असते त्या चौकटीवरती हा ग्रस्त मंत्रिमंडळ गडगडलं गडगडलं गडगडलं गडगडलं हे असं लिहून ठेवतो मी त्याला पुष्कळदा असं म्हटलं की बाबा रे तुझी लिहायची सवय आणि कदाचित कधीतरी आजूबाजूला निर्माण होणारं तणावाचं वातावरण ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ बसला आणि तुला इमर्जन्सी असो किंवा नसो जर पकडला तर सोडवायचं कसं माझ्या मनात काही नसतं रे <laughs> अरे बाबा तुझ्या मनात काही नसतं हे आमच्या सगळं दोस्त राष्ट्राला माहीत आहे पण ज्याच्या मनामध्ये पहिल्यांदा संशय निर्माण होईल त्याचं निरा निराकरण कसं काय करायचं आणि एकदा असं झालं असाच एक प्रसंग आला आणि ओळीने ह्या माणसाच्या हातामधून हातून असं काही की लिहिलं गेलं की एखाद्या हिंदी सिनेमामध्ये आपण जशी प्रसंगांची मालिका रचतो ना तसा प्रसंग आणि मालिका या माणसाच्या आयुष्यात आम्ही सगळेजण मोठ्यालं प्रश्नचिन्ह घेऊन धावतो तिकडे तिकडे काय झालं अविनाशचं एका पोरीवरती प्रेम होतं आपण लव मॅरेज करणार हे तो अनेक दिवस सांगत होता मॅरेज आणखी लव दोन्हीचा अर्थ समजत नसताना बरं आम्ही त्याला म्हटलं की लव मॅरेज करायचं तर कर पण लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज म्हणजे तरी काय पुष्कळ वर्ष लव आणि एके दिवशी मॅरेज पण ते सुद्धा आपण ज्या मुलीवरती प्रेम करतो तिच्याशी व्हायला पाहिजे की नाही तर म्हटलं तू जा मधुवंतीच्या वडिलांना भेट नाही बाबा तिच्या वडिलांना भेटण्यापेक्षा असं वाटतं ठीक आहे आणि मग पुढे तो काहीतरी बडबडायचा पण मी फार खनपटीला बसलो आणि त्याला सांगितलं बाबा रे तू जर गेला नाहीस तर मधुवंतीचं लग्न तिचा बाप कुठल्या तरी माणसाशी ठरवेल आणि मग तमाम हिंदी चित्रपटातून एक दिल के तुकडे हजार हुए नऊशे नव्याण्णव इकडे पडले एक तिकडे पडला हे सुरू होईल शेवटी हे चिरंजीव भेटायला गेले आता ह्या माणसामध्ये ही जर लिहायची सवय सोडली तर नाकारावं असं खरंच काही नव्हतं पगार चांगला होता नोकरी म्हणजे पगार चांगला होता राहायची जागा होती मुंबईसारख्या ठिकाणी कशाकरता नकार द्यायचा मधुवंतीचे वडील ठीक आहे म्हणाले दुसऱ्या दिवशी मधुवंती ऑफिसच्या बरोबर काही मोजक्या मंडळींसह लोणावळा का माथेरान कुठेतरी ट्रिपला जायची होती हे चिरंजीव तिला स्टेशनवरती पोचवायला गेले आता दोन दिवसाची ट्रिप ती काय त्याला कशाकरता पोचवायचं वगैरे पण त्या वयात आपण असे बरेच वेडेपणे करतो त्याला हा एक वेडेपणा इतर माणसं काय एकमेकात बोलत होती कोणाष्टो यांचा डायलॉग ऐकण्यासारखा होता आवी फार काळजी वाटते बघ तुझी कशाबद्दल ते लिहिण्याच्या सवयीबद्दल माझ्या मनात काही नसतं हे बघ तुम्हाला तोच तोच डायलॉग पुन्हा पुन्हा ऐकू नकोस तुझ्या मनात काही नसतं हे मला माहिती आहे आता कालची गोष्ट वाटेल ते कर पण कालची गोष्ट बोलू नकोस अगं तुझ्या घरी मी तुझ्या पप्पांना भेटायला आलो मला सारखं असं वाटत होतं की असं आवडलेल्या मुलींच्या वडिलांना भेटण्यापेक्षा समजलं काय समजलं तू माझ्या पप्पांच्या डायरीत काय लिहिलं होतंस माहीत आहे नाही हेच वाक्य लिहिलं होतंस की आवडलेल्या मुलींच्या वडिलांना भेटण्यापेक्षा त्यांना धडाधड पळवून न्याव्यात पप्पा विचारत होते ह्या माणसाचं लक्षण काही ठीक दिसत नाही मी समजूत घातली तुझ्या लिहिण्याच्या सवयीबद्दल थोडीशी कल्पना दिली आता जरा ते शांत झाले लग्नाला परवानगी दिली ऑफकोर्स दिली म्हणजे काय पण आता एकच गोष्ट लक्षात ठेव हो आता लग्न नंतर हानीमून हानीमून नाही कुठेही काहीही लिहायचं नाही तेवढ्याच जीभ चावत ह्या चिरंजीवांनी विचारलं तुझ्याकडे रबर आहे मी ट्रिपला जाते परीक्षेला निरवर कशाला आणि काहीतरी शंका येऊन त्याने खिडकीतनं असं बाहेर डोकावून पाहिलं तर डब्याच्या हँडलला जी रिझर्वेशन स्लिप दोरीने बांधलेली असते त्याच्यावरती ह्या चिरंजीवाने लिहून ठेवलं होतं हनीमून स्पेशल अरे कुठेही काहीही लिहू नकोस हे सांगत असतानाच तू लिहितोयस कमाल आहे बाबा ती स्लिप आता फाडून टाक कोणाचं लक्ष नाही असं बघून अविनाशने स्लीप फाडून टाकली गाडी सुटायची वेळ आली सगळी माणसं एकमेकांना सांभाळून राहा गेल्याबरोबर पत्र पाठवा वगैरे स ओरडून सांगत होती मधुवंती मात्र शेवटपर्यंत अविनाशला कुठेही काहीही लिहू नका त्याच आनंदात चिरंजीव ऑफिसमध्ये खरं म्हणजे ऑफिस सुरू व्हायला बराच अवकाश होता पण मधुवंतीच्या वडिलांनी होकार दिल्यामुळे स्थळकाळाचं भान तर राहिलेलंच नव्हतं असं वाटत होतं की बस वातावरणात फक्त वसंत ऋतू सुगंध पसरलेला आहे संगीताचे सूर कानावरती येत आहेत सुगंध पसरला आहे संगीत आहे आणखीन अँड व्हॉट नॉट ह्या सगळ्या विचाराच्या तंद्रीमध्ये स्वारी ऑफिसमध्ये डोक्यात तीच साखळी जग खरंच चांगलं आहे हे ऑफिस हे ऑफिस आहे का नाही ही बाग आहे टेबला टेबलावरनं जे काळतोंडे टाईपरायटर्स आहेत ते टाईपरायटर्स नसून त्या गुलाबाच्या कुंड्या आहेत आणि प्रत्येक कुंडीच्या मागे एक एक प्रेम प्रकरण आहे आणि सगळ्यांची प्रेम प्रकरणं यशस्वी होणार आहेत या स्नादामध्ये साहेबाला पाठवायच्या फाईलवरती अविनाश काहीतरी लिहितोय हे त्यालाही समजलं नाही नेहमीच्या वेळेला ऑफिस सुरू झालं अविनाशची असिस्टंट शेजारी येऊन उभी राहिली अविनाश कालची फाईल हो त्याने मंगला टिपणीसकडे पाहिलं आणि पटकन मनामध्ये विचार आला की ह्या मंगलेनं आपलं तारुण्य आपलं सौंदर्य या ऑफिसमध्ये वाया का घालवावं अरे हिने म्हणजे खरं म्हणजे बालकवींच्या कविता म्हणाव्यात क्वालिटीतला आईस्क्रीम व्हावं मलबार हिलवरती हिंडावं आपल्या अंगात जर ताकद असती तर हा टाईप रायटर आपण लाथ मारून फेकून दिला असता हिला अशी उचलली असती टेबलावर बसवली असती आणि दिवसभर गोल्ड स्पॉट किंवा मँगोला असं करत दिवस संपवला असता पण नाही हो एक सिंगल चहा मागवला तर इथली सगळी माणसं डोळे फाडफाडून बघत राहतील केबिन हवी होती साहेबाचं बघा आता ही मंगला टिपणीस ड्राफ्ट घेऊन तिकडे जाईल साहेब हिच्याकडे बघत राहील हिच्याकरता काहीतरी मागवेल आणि आपण काही करू शकणार नाही याच नादात मंगलेने दिलेल्या फाईलवरती यांनी लिहून टाकलं मंगला टिपणीस आज मारू दिसते साहेबा साहेबाची आज मजा आहे मंगला फाईल घेऊन गेल्याबरोबर दोन मिनिटांनी साहेबांकडनं बोलावून आलं हे काय आहे हे पा तुम्हालाही कुठेही काही लिहायची सवय आहे हे मला माहीत आहे पण तुमची वाक्य जर मी दिवसभर खोडत बसलो तर मला ऑफिसचं काम करायला नको अविनाशने साहेबाचंच रबर घेतलं तो रिमार खोडून टाकला आणि तो मजेत हसत बाहेर आला साहेबाने गैरसमज करून घेतला नाही जग खरंच छान आहे मधुबंदीच्या वडिलांनी होकार दिल्यामुळे सगळीकडे सौंदर्याचा साक्षात्कार घडतोय संगीत आहे सुगंध आहे बस या धुंदीमध्ये स्वारी बसलेली पाच मिनिटात अशाच एक अनुराधाबाई गोखले धापा टाकत अविनाशच्या टेबलापाशी येऊन उभ्या राहिल्या अविनाश अविनाश अविनाश मास्टर गेलं अजून नाही आत्ता पाठवणारच होतो तुम्हाला एवढी धाप कशा करता लागली काय रुळावरनं पळत बेळत आलात की काय अ तसं नाही हो आज सगळी तयारी केली आणि पेनच सापडे ना शेवटी एका दुकानात गेले दुसरं पेन विकत घेतलं म्हणून उशीर झाला पेन घेतलं कुठे हे काय लिहून बघू कारण पेनची क्वालिटी लिहिल्याशिवाय कळत बघा ना तुम्ही काही लिहू शकता अविनाशने अनु अनुराधाबाईंकडे नजर टाकली आणि खरोखरच सगळीकडे सौंदर्याचा साक्षात्कार होत असल्यामुळे ही पन्नाशीकडे झुकलेली बाई देखील अविनाशला बरी वाटली त्याने लगेच एक वाक्य लिहिलं अनुराधाबाई गोखले सुद्धा छान दिसत आहेत त्यांनी लग्न करायची उगीच घाई केली वाक्य लिहिलं गेलं आपण काय लिहून बसलो याची कल्पना आली त्याने कागद लगेच फाडून टाकला बास्केटमध्ये तो बोळा टाकल्यानंतर बाईंनी विचारलं काय लिहिलं <laughs> काय काहीतरी आपल्याला लिहायचं म्हणून लिहिलं पेनची क्वालिटी बघण्यापुरतं पेन झकास आहे उद्या माझ्याकरता घेऊन या लिहिलं काय दाखवा की अहो तसं काही नाही हो एवढ्यात टेलिफोन आला म्हणून अविनाश वाचला पण टेलिफोन घेऊन परत येईपर्यंत या ढालगत चौकस भावानीनं बास्केटबॉलला तेवढाच कागद काढून वाचला होता आणि ज्याला आपण महिषासुर मदिनी वगैरे म्हणतो अशी ती थरथरत उभी अविनाश माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये काय आहे हे आज मला पहिल्यांदा समजलं I will not spare you मी चालले साहेबांकडे बाई तंटणत साहेबांकडे गेल्या आणि मग अविनाश विचारत पडला की सकाळी आपण साहेबाला उद्देशून मंगला टिपणीसबद्दल काहीतरी असे वेडेवाकडे उद्गार लिहिले आता ही बाई गेली आता साहेब की आपल्याला स्पेअर करत नाही मग साहेबांनी आमंत्रण पाठवायचं आपण जायचं अगोदर गेलेलं बरं अविनाश निरोप येईल या तयारीने केबिनच्या बाहेर उभा आता आपल्याला माहीत आहे की प्रत्येक मोठमोठ्या ऑफिसेसमधून ऑफिसरच्या केबिनच्या बाहेर त्या नेम अँड बिझनेसच्या चिठ्ठ्या असतात की व्हिजिटरने आपलं नाव सांगावं कामाचं स्वरूप सांगावं ते पॅड घेऊन अविनाश उभा आणि मनामध्ये विचार सुरू की आता ह्या बाईने जर कंप्लेंट केली तर साहेब काय करेल जास्तीत जास्त वाईट काय होईल याचा विचार करून ठेवावा म्हणजे त्यापेक्षा कमी वाईट घडलं तर एवढा धक्का बसत नाही साहेब कामावरून काढून टाकेल आपण साहेबाचं मन वळवायचा प्रयत्न करायचा म्हणून जर रोज ऑफिसमध्ये यायला लागलो रदबदली करण्याकरता तर साहेब सगळ्या स्टाफला सांगून ठेवेल हा एक हलकट माणूस आहे याला ऑफिसात पाऊल टाकून देऊ नका तेवढ्यात दोन मिनिटांनी आंदोलन हसत हसत बाहेर आल्या या बाईने नुसती धमकी दिली ह्याची कल्पना आली अविनाश जाग्यावरून बसला जग खरंच चांगलं आहे आणि पुन्हा डोक्यामध्ये जगाच्या चांगले चांगुलपणाबद्दलचे विचार आल्यानंतर साहेबाला पाठवायच्या फाईलवर त्यांनी लिहून टाकलं साहेब जग अतिशय चांगलं आहे तुमचंही अफेअर सक्सेसफुल होईल दुपारी दीड दोनच्या सुमाराला अविनाशा साहेबांना भेटण्याकरता दुसऱ्या कंपनीतला एक ग्रहस्थ यायचा होता दिलेल्या वेळेप्रमाणे तो आला नेम अँड बिझनेसमधली पहिली चिठ्ठी त्याने फाडून घेतली आणि त्याच्यावरती आपलं नाव लिहायच्या ऐवजी त्याच्यावर जो मजकूर लिहिला गेला होता तोच मजकूर वाचत तो उभा राहिला रागा रागाने त्याने कागद फेकून दिला आणि साहेबांना न भेटता तो निघून गेला मला ऑफिसातली सगळी माणसं आश्चर्याने बघतात की हे असं का व्हावं पण अविनाशला कल्पना आली तो धावत धावत गेला त्याने तो कागद उचलला तर मगाशी अविनाशनेच लिहून ठेवलं होतं हा येतोय तो एक हलकट माणूस आहे ह्याला दिसल्याबरोबर लाथ मारून हाकलो हातून आणखीन काही घडू नये म्हणून अविनाश डे घेऊन सरळ आमच्या घरी आला आता योगायोग आणखीन साखळी किंवा मालिका कशी असते पहा आमच्याही बायकोचं नाव अनुराधा भाऊजी अचानक आलात तब्येत बरी नाही वाटतं काय बहिणी तुम्हाला काय सांगायचं खरं म्हणजे आज दुपारी साडे अकरा बाराच्या वाजेपर्यंत हे जग अतिशय सुरेख होतं सगळीकडे सुगंध पसरला होता संगीताचे सूर कानावरती येत होते मन असं फुलपाखरासारखं हलकं झालेलं होतं जमिनीवर पाय तर ठरतच नव्हते पण दुपारी साडे अकरा बारानंतर ह्या जगामध्ये फक्त काळा कुळकुळीत रंग भरलाय असंच मला सारखं वाटतं भाऊजी नवकविता वगैरे वाचलीत वाटतं एखादी तसं नाही हो मधुवंती कुठे आहे आजच ट्रिपला गेली आहे हां तरीच तुमचं असं झालं आहे इथे बसा झकासपैकी चहा करून देते आणि पहिल्यांदा मला हे असं का झालं आहे मला सांगा बरं का झालं याला तुमचीच मैत्रीण जबाबदार आहे कोण ती अनुराधा गोखले तिने काय केलं अविनाशने सगळा किस्सा सांगितला हा तिच्या एवढंच ना अहो एवढंच ना म्हणजे काय आता मला लिहायचीच सवय आहे हे बाईला माहीत आहे की नाही तिने मला धमकी दिली साहेबांकडे गेली म्हणून मी ते त्या व्हिजिटरबद्दल हे असं काहीतरी लिहून ठेवलं आता साहेब काय करतील घाबरू नका मी अनुराधा भेटली की तिची समजूत घालीन अहो तुम्ही कशाला समजूत घालायला हवी आहे मी सुद्धा घालू शकतो अनुराधा फक्त एकांतात भेटायची खोटी आहे संध्याकाळी मी कामावरनं घरी आलो सकाळी पेपर वाचायला नीट सवड झाली नव्हती म्हणून सहज पलंगावरती आडवा पडलो पेपर बघायला सुरुवात केली तर वरच्या कोऱ्या पट्टीवरती एकच ओळ अनुराधा एकांतात भेटशील चिरंजीव सकाळी धापा टाकत आले ए राजा ते मी तुझ्या बायकोबद्दल काही लिहिलेलं नाही रे बाबा अविनाश तुझा स्वभाव मला माहिती आहे आणि तुझ्याबद्दल म्हण किंवा अनुराधेबद्दल म्हण माझ्या मनात स्वप्नात देखील ह्या असल्या शंका यायच्या नाहीत अरे पण बाबा इतरांचं काय इतर कोण आमचे श्वशूर आमचा हा नवीन फ्लॅट बघण्याकरता आलेत ते मला विचारत होते की स्वतंत्र फ्लॅट घेऊन इथे सुद्धा प्रायव्हसी मिळत नाही का <laughs> ते डॅम ही म्हातारडी माणसं ज्यात त्यात नाक असतात त्यांना गोळ्या घालून ठार केलं पाहिजे तू यादी कर आपण सिनियॉरिटीप्रमाणे मारून टाकू चहाचं आमंत्रण आलं म्हणून आम्ही आत गेलो पुन्हा बाहेर आलो मी माझी नेहमीची कामं करायला लागलो अविनाश अजून त्याच अस्वस्थ मनस्थितीमध्ये होता आणि ही सगळी नेहमीची कामं चालू असताना आमचे श्वशूर एका हातामध्ये पेपर आणि एका हातात चष्मा घेऊन आमच्या समोरून उभे राहिले जावई बुवा नवीन जागा बघायला या अशी तुमची आग्रहाची पत्रावर पत्र आली म्हणून मी आलो स्वतःच्या घरामध्ये बोलून माझा अपमान करायची काही गरज आहे काय म्हणजे लक्षात नाही लक्षात आलं नाही अरे तुम्हीच मजकूर लिहून ठेवता आणि लक्षात आलं नाही म्हणून सांगता ही गोळ्या घालायची भाषा कशा अविनाश पटकन आमच्या सासऱ्यांच्या पाया पडला अक्षरशः आणि म्हणला माफ करा ते चुकून मी लिहिलं करेक्ट तुमच्या तरुण लोकांच्या काहीतरी भानगडी असतात म्हणून तुम्हाला म्हातारी माणसं जवळ नको असतात अनुराधेला एकांतात भेट असं लिहिणारे तुम्हीच नाही का <laughs> पण मी कोकणातला म्हातारा आहे सगळ्या गोष्टींचा छडा लावीन आणि मगच इथून जाईन हे लक्षात ठेवा अविनाश अर्थातच डोक्यावरती हात मारत निघून गेला आता पण एक गंमत झाली म्हणजे काय आहे की अविनाशच्या मनामध्ये फिरणारी विचारांची चक्र आणि त्या चक्रांच्यामुळे त्याच्या हातून होणारी कृती याची संगती स्वतः अविनाश लावू शकणार नाही एवढी मी लावू शकतो अविनाशने काय केलं तो पोस्टात गेला पोस्टात का तर डोक्यामध्ये विचार सुरू झाले की कालपासून ही जी साखळी सुरू झालेली आहे इथे काहीतरी लिहि तिथे काहीतरी हे कशामुळे तर मधुवंतीच्या वडिलांनी होकार दिल्यामुळे आणि मधुवंती इथे नसल्यामुळे तिला तार करून आपण बोलावून घेऊया तार ऑफिसमध्ये गेला पण क्षणभर थोडा तारतम्याने विचार केला की ट्रिपला गेलेली पोरगी तार केली तर घाबरेल मग एक्सप्रेस डिलिव्हरीचं पत्र नाही पण ते गव्हर्नमेंटने बंद केलं अर्थात बंद केलं ते बरं झालं कारण त्या नॉटपेडपेक्षा उशिरा पोचायचं रजिस्टर <laughs> पत्र बघितलं ॲक्नॉलेजमेंट बस म्हणजे कोणी वाचणार नाही आता डोक्यामध्ये हे सगळं सुरू झाल्यानंतर ट्रिप होऊन ही बया येणार कधी पत्र त्याच्या अगोदर पोचेल का नंतर पोचेल तिथे रिसीव कोण करेल काहीही डोक्यात नाही पोस्टामध्ये स्वारी उभी तिथे गर्दी नेहमीप्रमाणे पुन्हा डोक्यात विचार साली मुंबईची लोकसंख्या खरंच अतिशय वाढली आहे बरं वाढली तर वाढली पण सगळी माणसं आजच पोस्टात का आली आता मी पत्र रजिस्टर करणार कधी तिला मिळणार कधी ती येणार कधी काय आहे काय बस एक जर बॉम्ब मिळाला ना निम्मी मुंबई खलास करू आणि पहिला बॉम्ब या पोस्टावरच टाकायचा डोक्यात विचार सुरू झाले आता वेळेला हातामध्ये कागद नव्हता त्यामुळे मनामध्ये आलेले विचार तो तोंडाने बडबडायला लागला पाठीमागे दोन सीआयडी ऑफिसर्स खाजगी ड्रेसमध्ये उभे त्याने पटकन त्याच दोहांपैकी एकाला पटकन असं विचारलं हो मुंबईत बॉम्ब कुठे मिळतात इन्स्पेक्टरने त्याला विचारलं बॉम्ब कशा करता पाहिजे अरे भिकारड पोस्ट ऑफिस पहिल्यांदा उडवायचं असं आणखीन काय काय हवं आहे त्याला बॉम्बच्या अगोदर म्हणजे बॉम्ब तर हवाच आहे पण एखादा रिव्हॉल्व्हर द्याल का कशा करता पाहिजे अहो एक अनुराधाबाई गोखले नावाची बाई आहे तिला मस्तकात गोळी घालून ठार करायची चिरंजीव बडबडत बडबडत काउंटरपाशी आले आता काउंटरपाशी शाही टिपण्याकरता ठेवलेला टिप कागद पत्र रजिस्टर होईपर्यंत अविनाशच्या टीप कागदावरती लिहून ठेवलं हुसेन तातडीने बॉम्बची व्यवस्था कर आणि त्यापूर्वी मला माझ्या घरी एक झकासपैकी रिव्हॉल्वर आणून दे अनुराधा गोखलेला मस्तकात गोळी घालून आज ठार करायचे पुढे अनुराधा गोखलेचा सगळा पत्ता अविनाशने बस पकडली पाठीमागच्या माणसानेही पकडली अविनाशला काहीतरी शंका येऊन त्याने बस अर्ध्या अंतरावर सोडली मागच्याही माणसाने उडी मारून बस सोडली अविनाशने पटकन टॅक्सी केली मागच्या माणसाने टॅक्सी केली अविनाश पटकन एका हॉटेलपाशी थांबला मागची टॅक्सी पण थांबली चहा पिऊन बाहेर येईपर्यंत मागच्या टॅक्सीतल्या माणसाने पुढची टॅक्सी तपासली त्यात फक्त बसचं तिकीट आणि बसच्या तिकिटाच्या मागे पाठलाग पाठलाग पाठलाग अविनाश पुन्हा आमच्या घरी भाऊजी तुम्हाला काय झालंय काय हो मला काय व्हायचंय तुमच्या वडिलांनी आमचा बंदोबस्त केला काय केलं पाठलागावर माणूस सोडलाय भाऊजी खरंच डोक्यावरती परिणाम झालाय हो तुमच्या अहो मधुवंती एक दिवस गेली काय तुमची काय ही अवस्था माझ्या वडिलांनी सकाळपासून घर सोडलेलं नाही अहो ही कोकणातली भूत जागा न सोडता सगळ्या गोष्टी करतात कसला पाठला कोण आहे मी तुम्हाला दाखवतो अविनाशने आमच्या बायकोला खिडकीपाशी आणलं ते जे समोर पानाचं दुकान आहे ना तिथे एक ग्रहस्थ आपल्या खिडकीकडे पाहत उभा आहे पाहिलात आमच्या बायकोने पाहिला बरं मग तुम्ही आता काय करताय पत्र पोचेल तेव्हा पोचेल मी आता मिळेल ती गाडी पकडून लोणावळा गाठणार आणि मधून तिला घेऊन येणार अविनाश खरोखरच टॅक्सी करून स्टेशनच्या दिशेने गेला आणि आमच्या बायकोने पाहिलं तर खरोखरच पानवल्याच्या जवळ जो ग्रहस्थ उभा होता त्यानेही पटकन दुसरी टॅक्सी केली आणि अशा टॅक्सीकडे बोट करत पाठलाग कर म्हणून सांगितलं पण त्या दिवशी खरी पंचायत जर कोणाची झाली असेल तर ती अनुराधा गोखले आणि मिस्टर गोखले यांची अहो दोघांनी ठरवून दांडी मारलेली म्हणजे एरवी काय होतं की रविवार असा तरी घरामध्ये मुलं वगैरे असतात काव्यशास्त्र विनोद वगैरे काही म्हणजे काहीच करता येईल तर दुपारी जेवण झाल्यानंतर आता जरा दरवाजा बंद करून घेतला गोखल्यानी पडदे बिडदे सारखे केले आणि आता जरा मिसेसना हाक मारणार एवढ्यात दारावर टकटक टकटक आवाज गोखल्यानी दार उघडलं तर बाहेर दोन हवालदार अनुराधाबाई इथे राहतात गोखले म्हणले अगं तुझ्याकडे पोलीस आलं ईश माझ्याकडे पोलीस कशाला येईल असं करत बाईसाहेब बाहेर आल्या तर खरोखरच दोन हवालदार तिथे उभे अनुराधाबी गोखले हो मीच का नाही तसं काही नाही आम्ही इथे आहोत हवालदार मला काही समजत नाही तुम्ही ते आहात म्हणजे कशा करता ते सांगायचा हुकूम नाहीये तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून आम्ही इथे आहोत धोका म्हणजे काय बरं गोखल्यांची अवस्था पाहिल्यानंतरच हवालदारांना दया आली आणि त्याने खिशातनं एक चिठ्ठी काढून दाखवली अरे ते अक्षर अविनाश बाईनी ताबडतो ओळखलं मग हे काय या माणसापासून धोका आहे ओ कसलं काय माझं ऐका तुम्ही ऐकायची ऑर्डर नाही आम्ही हुकूम घेऊन आलोत आम्ही इथे आहोत आता म्हणजे पोलिसांचं आसनच मिस्टर गोखल्यानं नकोय हे पोलिसांना कसं कळणार हो बरं देखावा किती विचित्र आज दोघं जण बसलेत आणि बाहेर दोन पोलीस बायकोकडे पाहत कपाळावरती हात मारून घेत गोखले म्हणाले कॅज्युअल फुकट गेले अविनाश जेव्हा मधुवंतीला घेऊन लोणावळ्याहून परत आला तेव्हा स्टेशनवरतीच दोन इन्स्पेक्टर्सनी स्वागत केलं अविनाशच्या गैरहजेरीमध्ये घराची संपूर्ण झडती घेण्यामध्ये आली होती झडतीमध्ये काहीही सापडलेलं नव्हतं पण असंख्य ठिकाणी असंख्य मजकूर लिहून ठेवलेले हिंदुस्थान हायड्रोजन बॉम्ब कधी करेल याला काय करायचं पहिला चोळी फॅशन ब्लाऊज कुणी घातला असेल काय वाटेल ते मजकूर असंख्य ठिकाणी बांदिवडेकर साहेबांसमोर जेव्हा अविनाशला उभं करण्यात आलं तेव्हा आरोपपत्रक सादर करण्यात आलं पोलीस डिपार्टमेंटतर्फे सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभकारक मजकूर लिहिणं सार्वजनिक शांततेला बाध येईल असे विचार करणं रिव्हॉल्वर वगैरे सारख्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करून एखाद्या व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न करणं किंवा इच्छा धरणं आणि बॉम्बसारखी प्राणघातक शस्त्र मिळवून सरकारी इमारतींच्यावरती डोळा ठेवणं बांदिवडेकर बघत राहिले या माणसाच्या चेहऱ्यावरची मासी हलत नाही म्हणजे काय हो हे सगळे आरोप ह्यांच्यावरतीच आहेत का आणि मधुवंतीचे डोळे तर रडून रडून लाल झालेले थोडेसे सुजलेले ती सारखं सांगायचा प्रयत्न करते साहेब इतका वेळ मी कुणाची मुलगी आहे हे तुम्हाला सांगितलं नाही माझ्यावर विश्वास ठेवा यांना मनामध्ये येईल ते लिहून ठेवायची सवय आहे त्यातून हे सगळं निर्माण झालं आहे पण बांदिवडेकर काही ऐकायला तयार नाहीत बाईसाहेबांनी पुन्हा विनंती केली तुम्ही यांच्या मित्रांना विचारा माझ्या घरी निरोप पाठवा शेवटी दहा ठिकाणी निरोप गेले पंधरा ठिकाणी फोन गेले बांदिवडेकर साहेबांच्या ऑफिसमध्ये अविनाशची सगळी चाहते मंडळी आम्ही वीस पंचवीस जण हजर झालो आम्ही सगळ्यांनी त्याला सांगायचा प्रयत्न केला की ह्याच्या सवयीतून घडलेलं आहे साहेबांचा विश्वास बसत नव्हता आणि तुमचाही विश्वास बसणार नाही अहो हे एवढं सगळं चालू असताना बांदिवडेकरांच्या फाईलवर अविनाश काहीतरी लिहितच होता मला संतापही आला आणि बरंही वाटलं कारण आता ह्या साहेबांची खात्री पटवण्याचा हा एकमेव मार्ग होता मी म्हटलं साहेब बघा हे सगळं घडलं तुम्हाला एवढा त्रास झाला आम्ही सगळेजण एका शब्दानिशी इथे आलो पण ह्या माणसाची लिहायची सवय काही जात नाही बांदिवडेकरांनी पटकन ती फाईल अशी उचलली अविनाशने एकच वाक्य काहीतरी लिहिलं असावं कारण इतका वेळ ती इतका वेळ सौजन्य सप्ताह नसताना जो ऑफिसर आमच्याशी अतिशय सौजन्याने वागत होता तो एखाद्या ऑल्सेशन कुत्र्यासारखा अंगावर धावून आलो हो. आम्ही सगळेजण बाहेर पडलो अविनाश सुटला ह्याचा आनंदही होता पण पुन्हा बांदिवडेकरांसारखा मनुष्य एवढा चिडावा का मी पुन्हा त्यांच्या ऑफिसला गेलो साहेब माफ करा तुम्ही एवढे रागावलात का रागावलो का अरे चांगूलपणाने वागलो त्याची ही फळं बघा काय लिहिलं ते अविनाशने एकच वाक्य साहेबांच्या फाईलवरती लिहिलं होतं की बांदिवडेकर साहेब मला आज लाच घेतल्याखेरीज सोडतील